चार मैत्री एक धडा एकतेची ताकद सांगणारी हृदयस्पर्शी कथा प्रिय वाचक हो आज मी तुम्हाला प्रेमाने एका सुंदर भावनिक आणि विचार करायला लावणाऱ्या प्रवासासाठी आमंत्रित करीत आहे ही गोष्ट आहे चार निरागस बैलांच्या अढळ मैत्रीची त्या मैत्रीवर आलेल्या संकटाची आणि एकतेच्या खऱ्या शक्तीची हलकी पण मनाला भिडणारी झलक देणारी कुरणात दडलेलं त्यांचं प्रेम जंगलात फिरणारा धोका आणि का कपटी सिंहाची योजना हे सगळं या कथेला अधिक जिवंत अधिक वेधक बनवतं एका क्षणात फूट पडल्यावर कशी मजबूत मैत्री कोसळते आणि एकता हरवली की कोणतीही मोठी शक्ती कशी असहाय्य होते हे जाणून घेण्याची उत्सुकता तुमच्या मनात नक्कीच निर्माण होईल चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया मैत्रीचं सुंदर कुरण मी आजही त्या दुपारी पाहिलेलं दृश्य विसरू शकत नाही वाऱ्यावर हलणाऱ्या हिरव्या गवतावर चार मस्त मजबूत बैल आनंदाने चराई करत होते त्यांची मैत्री म्हणजे जणू सोन्याची साखळीच तुटणार नाही अशी अढळ आणि प्रेमाने बांधलेली ते चारही मोठू बलवान गोजिरा आणि शहाणा नेहमी एकत्र त्यांचं हसणं खेळणं एकमेकांना दिलेली साथ सगळंच इतकं सुंदर होतं की ते पाहून मन भरून यायचं जंगलातील धोकादायक पाहुणा पण त्या मैत्रीला खायला उठलो होता एक क्रूर सिंग त्याच्या नजरा त्या चार बैलांवर होत्या तो कित्येक दिवस त्यांच्याकडे लपून पाहत होता पण एकटाही बैल त्याला कधी सापडत नव्हता कारण ते नेहमी एकत्र असायचे आणि जिथे एकता असते तिथे जंगलातील सर्वात मोठा राजासुद्धा असहाय्य ठरतो सिंहाची कपटी योजना एके दिवशी सिंहाने स्वतःला म्हटलं शक्तीने नाही जमणार पण योजना वापरली तर एकत्र आहेत म्हणून ते मजबूत आहेत त्यांना वेगळं केलं की सगळे माझे आणि त्यानं सुरू केली अफवांची खेळी तो एखाद्या बैलाजवळ जाऊन म्हणे अरे गोजीरा मोठू म्हणतो तू आळशी आहेस बलवान शहाणा म्हणतो की तू त्याच्यावर हुकमत चालवतोस मोठू ते तिघे मिळून तुझी थट्टा करतात दुष्ट शब्दांनी कोणाचंही मन दुखावू शकतं आणि जेव्हा फूट पाडण्याचा हेतू असेल तेव्हा एक छोटासा गैरसमजही मोठ्या भिंती निर्माण करू शकतो मैत्रीत आलेली भेग सिंहाच्या या विषारी शब्दांनी चार बैलांच्या मनात शंकेची धूळ बसू लागली त्यांच्या हसण्यातली चमक कमी झाली एकमेकांशी बोलणं कमी झालं नजरा चुकवायला लागल्या आणि एक दिवस तो दिवस जेव्हा मी पाहिलं ते चारही बैल एका रेषेत उभे होते पण त्यांच्या मनात एकमेकांबद्दल अविश्वास ओझं होतं शेवटी ते वेगवेगळ्या दिशांना निघून गेले ते कुरण जे कधी त्यांच्या आनंदाने भरलेलं होतं आज ओस पडलेलं दिसत होतं एकटेपणा आल्यावर हल्ला सिंहाचा खेळ यशस्वी झाला होता आता प्रत्येक बैल एकटा होता त्याचं मन कमकुवत त्याची साथ हरवलेली आणि एकटा प्राणी म्हणजे काय जंगलात ते जणू उघड्यावर ठेवलेलं अन्नच एकामागून एक सिंहाने चारही बैलांवर हल्ला केला त्यांनी प्रतिकार केला झुंज दिली पण एकटा प्राणी कधीच चार मित्रांच्या ताकदीशी तुलना करू शकत नाही एक दिवस दोन दिवस आणि मग कुरण भयान शांत झालं त्यांच्या मैत्रीची ताकद संपली होती कारण ते विभक्त झाले होते कथेचा हृदयस्पर्शी संदेश ही गोष्ट फक्त बैलांची नाही ही गोष्ट आपली आपल्या घराची आपल्या नात्यांची आणि आपल्या समाजाची आहे जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा जगातील कोणतीही ताकद आपल्याला हरवू शकत नाही पण एकमेकांवर शंका घेणं फूट पाडणं मनात गैरसमज वाढवणं हीच ती ठिणगी असते जी मोठं नुकसान करून जाते मोरल एकता हीच खरी शक्ती एकता असेल तर कोणतंही वादळ आपल्याला पाडू शकत नाही पण आपणच जर एकमेकांपासून दूर गेलो तर सर्वात छोटा शत्रू पण आपल्याला हरवू शकतो united we stand divided we fall एकत्र राहू मजबूत राहू कथेबाबत वाचकांच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न या कथेतून मुख्य संदेश काय मिळतो या कथेतून आपण शिकतो की एकता ही सर्वात मोठी शक्ती आहे एकत्र राहिलो तर कोणताही शत्रू आपल्याला हरवू शकत नाही दोन सिंहाने चार बैलांना कसे वेगळे केले सिंहाने अफवा पसरवून त्यांच्या मनात शंका आणि गैरसमज निर्माण केले त्यामुळे त्यांची मैत्री कमजोर झाली आणि ते वेगळे झाले तीन बैलांची ताकद कशात होती त्यांची खरी ताकद त्यांच्या एकतेत मैत्रीत आणि एकमेकांसाठी उभं राहण्याच्या वृत्तीत होती चार बैल वेगळे झाल्यावर काय घडलं ते एकटे पडले आणि सिंहाने त्यांच्यावर एक एक करून हल्ला केला एकटा प्राणी कधीच चार मित्रांच्या ताकदीशी तुलना करू शकत नाही पाच ही कथा आपल्या जीवनाला कशी लागू पडते आपल्या घरात समाजात आणि नात्यांमध्ये एकता विश्वास आणि प्रेम असेल तर कोणतेही संकट आपण सहज पार करू शकतो गोष्ट किती समजली खालील प्रश्नांची उत्तरे द्या सिंहाला बैलांना वेगळं का करायचं होतं दोन चार बैलांची मैत्री कशी होती तीन अफवा ऐकल्यानंतर बैलांनी काय चूक केली चार एकटा बैल सिंघासमोर का कमजोर पडला पाच ही कथा आधुनिक जीवनात कोणत्या प्रसंगाशी जोडली जाऊ शकते